सकळ मज विठोबाचे नाम हा निकते वर्म नेने काही काय सांगू संता निरविले देवे तो या भावे कृपा मज तू का म्हणे माझा कोण अधिकार तो मज विचार कळू यावा माझा सर्व धर्म श्री विठ्ठलाचे नाम घेणे हाच आहे याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गूढ गोष्टी मला माहीत नाहीत किंवा मी जाणत नाही देवाने मला संतांच्या स्वाधीन केले आहे की काही कळत नाही कारण संत सुद्धा तशा जबाबदारीच्या भावनेने माझ्यावर कृपा करीत आहेत तुकाराम महाराज म्हणतात हे देवा इतक्या महत्वाच्या गोष्टी सहज घडत आहेत त्या अर्थी मला एवढा अधिकार कोणत्या साधनाने प्राप्त झाला या संबंधी विचार मला कळावा असे मला वाटते उदंड शहाणी होती तर कवंत परियाने नवेयंत विठोबाचा अदंडाक्षरा हो करवतो भरोवरी परितीने नवे थोरी विठोबाची तुका म्हणे नाही भोळे विनो जाणीव ते शिनर ते मापू अनेक प्रकारचे तर्क करणारे पुष्कळ शहाणे लोक आहेत पण त्यांना या विठ्ठलाच्या स्वरूपाचा अंत काही लागला नाही आणि लागणार सुद्धा नाही अक्षरे घोकून पाठांतरी करून आणि अभ्यासाचा त्रास घेणारे सुद्धा अनेक लोक आहेत पण त्यांना काही या विठ्ठलाची थोरवी कळून येत नाही तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाचा लाभ भोळेपणाशिवाय होणार नाही ज्ञानाची जाणीव ही त्रास देणारीच वाटते कारण ज्ञानाच्या या मापाने या थोर असणाऱ्या विठ्ठलाला मापताच येत नाही ज्ञानाचे माप कितीही मोठे असले तरी ते रीतीच असते आधारा वाचून काय सांगशील कहाणी ठावा नाही पंढरी राहू तो वरी अवघेची वावू मानिता कोणू तुझे कोरडे ब्रह्मज्ञान तुका म्हणे ठेवा जाणपण एक सवा अरे शास्त्र पुराणातील किंवा साधू संतांच्या वचनामधील तू ज्ञानाची कसली कहाणी सांगतोयस जोपर्यंत तुला हा पंढरीचा राणा स्वतःला माहीत झालेला नाही तोपर्यंत तुझे हे सर्व ज्ञान व्यर्थ आहे तुझे हे कोरडे ब्रह्मज्ञान कोण मानणार आहे तुकाराम महाराज म्हणतात अहो पंडित लोक हो तुम्ही तुमच्या जाणीनेचा ठेवा एका बाजूला ठेवून द्या अनाथांची तुम्हा दया पंढरीराया येतशी ऐशी ऐकून या कीर्ती विश्रांती पावलू अनाथांच्या धावा घरा नामे करा कुडावा तुका म्हणी सवघड हितू ठे उचित पायापी हे पंढरी राया तुम्हाला अनाथाची दया येत असते अशी तुमची कीर्ती ऐकून आता काळजी करण्याचे काहीच मला कारण राहिले नाही असे वाटून माझे मन स्थिर आणि स्वस्थ झाले कारण तुम्ही अनाथांच्या घरी संकटाच्या वेळी धावून जाता आणि विठ्ठल या नामवचनाने त्यांचे रक्षण करीत असता तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे अनाथांचे हित होणे सोपे आहे आणि म्हणूनच मी तुमच्या पायाजवळ चित्त ठेवून उभा आहे येथे नाही उरू आले अवतारू र ते पामर जीव किती विषयांची झनी व्हाल तू चेवलियांत न लगे मग या भार कुंतशील ओझे नव्हे त्याची माझे थिता त्याग तू का म्हणे कैसी नाही त्याची लाजू संते केशराज साधीला या पृथ्वीवर अनेक अवतार होऊन गेले ते सुद्धा या ठिकाणी राहिले नाहीत मग या विषय भोगी इतर जीवांची काय कथा आहे लोक हो तुमचे आयुष्य थोडे आहे यासाठी तुम्ही कदाचित विषय लंपट व्हाल पण तसे होऊ नका कारण हे जे कामादी विकार आहेत ते एकदा खवळले म्हणजे त्याचा परिणाम काय होईल हे आताच कळणार नाही ज्याला ज्याला म्हणून तुम्ही माझे असे म्हणता ते तुमचे नाहीतच यासाठी देहादी संसाराच्या ओझ्याचा भार डोक्यावर घेऊन उगीच कोंथत बसू नका आणि सिद्ध असलेल्या हरीचा त्याग करू नका तुकाराम महाराज म्हणतात विषयभोगाच्या वाईट परिणामाची तुम्हाला लाज कशी काही वाटत नाही संतांनी सर्व विषय अनित्य आहेत असे जाणून एका केशीराजाचीच एका भगवंताचीच प्राप्ती करून घेतली आहे हीच त्यांची पंचभूते जीवन भाते प्रेमाचे कळवळा झरीला संती ते निगुती कैवाडू हात काळ वर्तमानू समाधान ही संपत्ती तुका म्हणे दिवस राती हेची खाती अन्नते हरिप्रेमाचे अन्न खाणे आणि हरिप्रेमाचे पाणी पिणे हीच संतांची पंचमहाभूती आहेत संतांनी अशा प्रकारचा हरिप्रेमाविषयी जिव्हाळा धारण केलेला असतो आणि तसाच त्यांनी खरा निर्धारही केलेला असतो या संतांनी या श्रीहरीविषयी चित्तात कळवळा धारण करून खरोखर त्याचा स्वीकार केलेला आहे या हरिविषयी त्यांना वाटणारे हे प्रेम हेच त्यांचा वर्तमान काळ असून सर्व साधन संपत्ती सुद्धा याच स्वरूपाची आहे तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिवस हे हरिभक्त हेच प्रेमाचे अन्न सेवन करीत असतात दीप न देखी अंधारा आता जतन हेची करा नारायण नारायण गाठी धन बळकट चिंतामणी पाशी चिंता तत्वताही नैल तुका म्हणे उभय लोकी हे चिनिकी सामग्री दिवा कधी अंधाराला पाहू शकत नाही त्याप्रमाणे या नारायणाचे नाम संसार दुःखाला कधीच पाहू शकत नाही यासाठी या नारायणाचे नाम अखंडपणे कंठात धारण करा आणि नारायण नारायण या नामाचे धन पदरात घट्ट बांधून घ्या चिंतामणीजवळ जशी कोणतीही चिंता असू शकत नाही त्याप्रमाणेच नारायण नामाला चिंता कशी असते हे माहीत नाही तुकाराम महाराज म्हणतात अहिक आणि पारलौकिक प्राप्तीचे आणि हरिप्राप्तीचे हेच एक उत्कृष्ट साधन आहे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ती संदेहाची सुटली गाठी झाले पोटी शितळू भव नदीचा जाला तारा या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळाता कोण दाता हुनी। या संतांच्या पायाशी जेव्हा मिठी पडते तो काळ अत्यंत धन्य आहे यांच्या भेटीमुळे संशयाचे सर्व प्रश्न नाहीशे होऊन जातात आणि त्यामुळे मनामध्ये शांती निर्माण होते आणि प्रसन्नता तयार होते यांच्या कृपेने भव नदीच स्वतः नाव होऊन कृपा प्रसादाने तरुण नेण्यास समर्थ बनते तुकाराम महाराज म्हणतात आता या संतांपेक्षा अधिक मंगलदायक असा दाता कोण आहे दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे संकल्पिला देह देवा सकळ हे ते ठाई नाही अवसान घडी सकळ जोडी इंद्रिया कीर्तिमुखी गरजे तुका करी लोका सावध रात्रंदिवस गोविंदाची कीर्ती गाणी हाच आमचा एकमेव धंदा आहे आम्ही हा देह देवाला समर्पण केला असून आमच्या सर्व इच्छा देवाच्याच आहेत देवाविषयीच्याच आहेत हरीच्या निरंतर नामचिंतनामुळे संसाराकडे पाहण्याचा आम्हाला एक घटकेचही सवट मिळत नाही आमच्या सर्व इंद्रियांना देवाची भक्ती करणे हाच लाभ आहे तुकाराम महाराज म्हणतात मुखाने मी हरीच्या कीर्तनाचा गजर करतो आणि लोकांना सावध करीत राहतो खरे नानावटू निक्षेपीचे जुने काढिले ठेवणे समर्थाचे मजुराच्या हाती मापाचा उकलू मी तो येते फोल सत्ता त्याची कुलाळाच्या हाती घटाच्या उत्पत्ती पाठवित्या जाती पाकस्थळा तुका म्हणे जीवन ते नारायणी प्रभा जाते किरणी प्रकाशाची समर्थ अशा संतांच्या घरी श्री विठ्ठल रूपाचे जुनाट नाणे जमिनीमध्ये पुरून ठेवलेले होते ते मी बाहेर काढून सर्वांसाठी मुक्त केले आहे मजुराच्या हातानेच धान्याचे माप होते मी या ठिकाणी फुकटचा असून खरी सत्ता त्या भगवंताचीच आहे कुंभाराच्या हातून जशी घटांची मडक्यांची उत्पत्ती होते हे जरी खरे असली तरी जो कोणी खरेदी करणारा असतो तोच त्यांना स्वयंपाकाच्या ठिकाणी पाठवित असतो तुकाराम महाराज म्हणतात सूर्याचेच तेज त्याच्या किरणातून फाकत असते त्याप्रमाणे सर्व जीवनातून नारायणच व्यक्त होत असतो गंगेची आंता विनकाय चाडू आपुले ते कोड तृषेपाशी विठ्ठल ही मूर्ती साजिरी सुंदरू घाली निरंतर हृदय कारण ती असे नवनितापाशी गबाळते सोशी इतर कोण बाळाची सोयी ते घास घाली माता अट्टहास चिंता नाही तया गाऊ नाचू करू आनंद सोहळा भावची आगळा नाही हाता तुका म्हणी अवघे झाले कमयो परलोकीची काय चाड आता जो मनुष्य पाण्याने तहानेला असेल त्याने गंगेची खोली समजून घेण्याची काही गरज नाही त्यांनी आपली तहान भागवावी म्हणजे पुरेस आहे त्याप्रमाणे आम्हा भोळ्या भाविकांना निर्गुणाचा विचार करण्याची काही गरज नाही विठ्ठलाची जी साजरी सुंदर मूर्ती आहे तीच आम्ही हृदयरूपी संपुष्टात निरंतर राखून ठेवू ज्या वेळेला दह्याचे मंथन करतात दही घुसळतात त्या क्रियेला मुख्य संबंध हा लोण्याशी असतो आसार असलेल्या ताकासाठी कोण इतका प्रयत्न करीत नाही त्याप्रमाणेच सारभूत असणाऱ्या नवनीतापाशीच आपले काम असते इतर गबाळ्याची आपण संबंध कशासाठी ठेवावा बाळाची सोय व्हावी म्हणूनच आई त्याला एक घास करून घालीत असते त्यासंबंधी कसली चिंता किंवा कसला खटाटो बाळाला कधी करण्याची जरुरी नसते त्याप्रमाणेच आम्ही या भगवंताच्या प्रेमात नाचू गाऊ आणि आनंदाने सुखाचा सोहळा करू याशिवाय दुसरा भाव आमच्या मनात कधीही नसतो तुकाराम महाराज म्हणतात आता सर्व एक श्रीहरिमयी झाल्यामुळे आम्हाला परलोकीचे भय उरलेली नाही स्त्री पुत्रादिकी राहिला आदरू विषयी पडी भर अतिशयू आता सोडवणे धावा नारायणू मज हे वासना अनावरू येऊन आडू ठाके लोक लाजू ते हे दिशे काजू अंतरले तुका म्हणी आम्हा जेथे जेथे गोवा तेथे तुम्ही देवा सांभाळावे हे भगवंता हे स्त्री पुत्राधिक नातेवाईक याविषयी मला फार प्रेम वाटते आणि विषय सुखामध्ये माझे अधिक प्रेम आहे हे नारायणा तुम्ही धावत या आणि मला यातून सोडवा या वासना मला आता अनावर झाल्या आहेत ही लोक लज्जा आमच्या मार्गामध्ये उभी राहिलेली असल्यामुळे देवा आमचे कार्य दूर झालेले आहे असे वाटते तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला ज्या ज्या ठिकाणी गुंतून पडण्याचे प्रसंग दिसतात अशा ठिकाणी तुम्हीच मला सावरावे आणि तिथून सोडवावे पडिलो भोवते हो तो बहु चिंतवणी हो तू चुकलो मार्गू लाहू केला लागविगे इंद्रियांची संधी हो तो सापडलो बंदी तुका म्हणे बरी झाली विठ्ठलसे वाची आली मी या भव नदीच्या संसार चक्राच्या भोऱ्यामध्ये सापडलो होतो फार मोठ्या चिंतेमध्ये सापडलो होतो मी मार्ग चुकून भलतीकडे भटकत होतो पण आता मात्र ताबडतोब लाभ करून घेतला आहे या सर्व इंद्रिय वृत्तींच्या अडचणीत मी चांगलाच गुंतून गेलो होतो चांगलाच बंदिवासामध्ये फसलो होतो तुकाराम महाराज म्हणतात पण आता बरे झाले माझ्या वाचेतून या विठ्ठलाचे नाम आले आणि त्यामुळं मी या सर्वातून आता मुक्त होऊ शकतो बरे झाली आली ज्याची त्याच्या घरा चुकला रा ओढाळांचा बहु केली दुःखी त्यांची आ सांभाळी आता तोंड काळे तेने लोभे त्यांची अन्यायी भोगा माझे अंगू सकळही लागू द्यावा लागे नाही कोठे स्थिरू राहू दिले क्षणू आजीवरी सिनो पावलो तो वेगळाल्या खोडी केली तडातडी सांगावया घडी नाही सुख निरवुनी तुका चालीला गोवारी देवापाशी भार सांडवणी देवा आता हे एक बरे झाले ही माझी जी बाहेर धावणारी इंद्रिय होती ते आता आत मुरडले आहेत आणि ज्याची त्याची आपल्या घरामध्ये येऊन स्थिर राहिले आहेत या ओढाळ इंद्रियांचा संबंध आता सुटला आहे त्यांचा सांभाळ करता करता मला फार दुःख झाले पण आता त्यांच्याबद्दल असणाऱ्या लाभाचे किंवा लोभाचे तोंड काळे झाले आहे या इंद्रियांनी जर काही अन्याय केला तर त्या अन्यायाची फळे मला खरोखर भोगावी लागत होती या इंद्रियांनी मला कुठे सुद्धा एक क्षणभर सुद्धा स्थिर राहू दिले नाही यांच्या नादाने आजपर्यंत मला फारच क्षीण झाला कष्ट सोसावे लागले या इंद्रियांच्या वेगवेगळ्या थोडीनी माझी आणि ईश्वराची ताटातूट अनेकदा झाली अतिशय सुख यांनी मला कधी क्षणभरही दिले नाही तुकाराम महाराज म्हणतात मी आता या इंद्रियांचा समुदाय देवापाशी सोपवून त्याच्यावर यांचा भार टाकून आता मी निघालो आहे मी यातून मोकळा झालो आहे न करावी आता पोटासाठी चिंता आहे त्या संचिता माप लावू दृष्टी ती घालावी परमार्था ठाई क्षुल्लका उपायी सिन झाला येथे तव नाही घेई जसे सवे काही नये जिवे वेचो मिथ्या खंडनेची नव्हे उद्वेग विरझारी बापुडे संसारी सदासू शेवटा पाववी नावेचे वैसने भुजाबळी कोणी कष्टी व्हावी तुका म्हणी आता सकळांचे सारू करावा व्यापार तरी ऐसा आता पोटासाठी कसलीही चिंता करण्याची गरज राहिली नाही जे अन्न जवळ आहे तेच पुरवून पुरवून खाऊ आपली दृष्टी त्या परमार्थाच्या विचारामध्ये गुंतवावी उगीच बाकीच्या इतर क्षुल्लक उपायांचा त्रास कशासाठी करून घ्यावा येथून आपल्याबरोबर काही घ्यावे असे नाही खोट्या लाभासाठी आपल्या जीवाची शक्ती कशाला खर्च करायची आपल्या चिंतेने या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये काही कधी खंड पडत नाही आम्ही संसारामध्ये नेहमीच गुरफटून दीन झालेलो होतो पण शेवटी या भवसागरावरील नौकेत बसलो आहोत आणि या भवसागराच्या नदीतून पार करणारा प्रवास शेवटपर्यंत सुखरूप करणारी असताना तिच्या गतीसाठी उगीच आपल्या हातांचे बळ कशासाठी खर्च करावे तुकाराम महाराज म्हणतात सर्वांचे सार जे असेल तेच आता आपण करीत राहावे हा मचाही आली भागा जिव्हार या जगाचे धरून या ठेलू जीवी बळकट भावे विधू आणून या केला रूपा उभा सोपा जवळी तुका म्हणी अंकित केला खाली आला वचने सर्व जगाच्या अंतकरण रूपाने किंवा सर्व जगाचा जिव्हार असलेला हा विठ्ठल आमच्या आता वाट्याला आला आहे याला मी धरून ठेवलंय माझ्या बळकट अशा भावानं त्याला घट्ट धरून ठेवलेला आहे या निर्गुण निराकारास आम्ही सगुण रूप देऊन नीट आकाराला आणलेले आहे तुकाराम महाराज म्हणतात मीच त्याला आपल्या स्वाधीन केला आणि आपल्या प्रेमळ वचनामुळे तो स्वतःच्या उच्च स्थानापासून खाली उभा आहे आमच्या वाचनामुळेच त्याला या ठिकाणी यावं लागलं खरे भांडवलू सापडले गाठी जेने नये तुटे उदमासे सवंगाची केली सापडले घरी भरून वैखरी साठविली घेता देता लाभ होत शेष कळा सदेवा दुर्बळा भाव तैसा फडा आली आतून वजे निरासे जरी काही त्यास न कळता तुका म्हणी आता जाली शे निश्चिंती हा निकते चित्ती न धरू तुझे हरिनामाचे खरेखुरे भांडवल आमच्या पदरी सापडले आहे आणि आता आमच्या व्यापाराला नुकसान कधी होणार नाही अत्यंत स्वस्थ असलेला हरिनामाचा माल आम्हाला सापडला असून तो आता वैखरी वाणीच्या घरी भरून ठेवला आहे या मालाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारामध्ये सर्वांचा लाभ आहे कोणी श्रीमंत असो कोणी गरीब असो किंवा मूर्ख असो ज्याचा जसा भाव असेल त्याला तसा त्याचा लाभ होतो कोणताही मनुष्य एकदा वैष्णवांच्या मेळाव्यात आला म्हणजे त्यास काहीही कळत नसले तरी सुद्धा तो कधी निराश होऊन बाहेर जाणार नाही तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाचे भांडवल गाठी असल्यामुळे आता आम्ही चिंतारहित आणि काळजी रहित झालो आहोत याशिवाय दुसरा व्यवहार करण्याचे मनात कदापिही आलीच नाही पदोपदी दिली अंगू झाले सांग कारण रुंधवुनी ठेलू ठाऊ जागा वावू सकळू उडती चाली मनाला हो वाडे देहू संतोष तुका म्हणे क्षरभागी झालो जगी व्यापक मी सदा सर्वदा या भगवंताला या हरीला माझं सर्वस्व समर्पण केलं सर्व अंग सर्व सर्वस्व दिलं त्यामुळे आमचे काम आता सफळ झाले आहेत या जेवढी म्हणून विस्तृत जागा होती ती सर्व मी व्यापून राहिलो आहे पुढे पुढे जाण्यात मनाला आनंद होत आहे आणि देहामध्ये संतोष सुद्धा वाढत आहे तुकाराम महाराज म्हणतात जे क्षर आहे आणि अक्षर आहे अशा अक्षरभागी सुद्धा क्षर आणि अक्षर या सर्वांना व्यापून मी या जगामध्ये सर्वत्र व्यापून स्थिर राहिलो आहे निवडून दिली नवनीतो संचित ते भोगितो आता पुढे भावसारू जीवनाथार पाहवया पारखियाचे पडिले हाती चाचपते आंधळी तुका म्हणे सेवन घडे त्याशी जोडे लाभ आम्ही आता या भगवंताच्या नामाचे नवनीत सर्वांना निवडून दिले आहे ज्याने त्याने आपल्या नशिबाप्रमाणे त्याचा आश्वाद घ्यावा ज्याचं जसं संचित असेल त्याप्रमाणे त्याचा त्यांनी भोग घ्यावा यापुढे या जीवनाला काही आधार शोधायचा असेल तर हरिविषय हा एकच आधार आहे जे कोणी परीक्षा करणारे डोळस असतील जे पारखी असतील त्यांच्या हाती हे हरिनामाचे नवनीत पडेल आणि जे देहाधिकारच्या बुद्धीने आंधळे झालेले असतील त्यांना मात्र उगाच चाच बसावे लागेल तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी याचे मनोभावे सेवन करतील त्यालाच हा निश्चितपणाने लाभ घडून येईल उचित नकळे इंद्रियाचे ओढे मुखे बडबडे शिकले ते आपण जाऊन न्यावी नरकासू बळे बेताळीस कुळे जगू अबोलने बोली डोळे झाकून या बडबडी वाया दंभासाठी तुका म्हणी आम्ही तेथील पारखी नाचे देखो वेखी जाणू खरी जे इंद्रियाच्या ओढीमुळे त्या इंद्रियांच्या स्वाधीन झालेले असतात त्यांना योग्य आणि अयोग्य काय हे कळत नाही आपल्या गुरुजवळ ते जे काही त्यांच्या जीवनामध्ये जे काही शिकले असतील त्याची प्रथा बडबड मात्र करीत राहतात अशा वागण्याने हे लोक नरकात जातातच पण त्यांच्या आधीच्या बेचाळीस पिढ्यामधील पूर्वजही नरकाला जातात हे लोक नुसते डोळे झाकतात आणि ब्रह्माचा अनुभव आला असे अबोल राहून बोलून दाखवतात यांची दांभिक बडबड मात्र व्यर्थपणे सातत्यानं सुरू असते तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर या ठिकाणचे चांगले परीक्षा करणारे आहोत आम्ही पारखी आहोत जे दुसऱ्याचे पाहतात आणि ढोंग करून नाचतात त्यांना आम्ही नीट जाणतो त्यांचं खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे आम्हाला नीटपणे माहीत आहे कारण त्या सर्व गोष्टी आम्ही जाणतो आहोत एक मन तुझ्या घ्या भांडवला वाटिता ते तुला येई कैसे म्हणवनी दृढू धरी पांडुरंगू देहाला विसंग प्रारब्धाचा आणि का संकल्पा नको गोऊ म्हणू तरीच कारण साध्य होऊ तुका म्हणी ऐसे जाणावे उचित तरी तो येईल कळू अरे तुझ्याजवळ तर एकच मन आहे आणि ते मन तू अनेक व्यवहाराकडे कशी काय वाटून देतोस यासाठी तू मनात पांडुरंग दरड धर आणि तुझा देह प्रारब्धाप्रमाणे जसं घडल तसं घडू दे त्याविषयी तू चिंता करू नकोस याशिवाय तू दुसऱ्या कुठलाही संकल्प करू नको किंवा कुठल्याही इतर संकल्पामध्ये तुझ्या मनाला गुंतवू नकोस असे जर झाले तरच तुझे हे जीवित ध्येय आणि जे परमार्थ साधन आहे ते साध्य होईल तुकाराम महाराज म्हणतात असे हे जे उचित आहे ते तू जाणावेस आणि तू जर हे जाणलेस तर तुला सहज स्थिती आत्मभावाची स्थिती काय आहे हे तुला नीटपणे कळून येईल गावे म्हणवणे गीतो धरून राहे तैसे चित्तो हे चिथोर अवघड आहे अन्न देखोनी भूक राही ऐकावे मून कथा राहे तैसे धरून चित्ता तुका म्हणे धनी नवे जेविल्या वासुनी या भगवंताचे जे गीत असेल तेच गावे आणि त्या भगवंतालाच आपल्या चित्तामध्ये धरून राहावे पण हे फारच अवघड काम आहे नुसते अन्न पाहून कधी भूक लागलेली माणसाची भूक शमू शकत नाही म्हणून या श्रीहरीची कथा चित्तात राहील तशीच धरून ठेवावी लागते तुकाराम महाराज म्हणतात खरी तृप्ती ही पोटभर जेवण केल्याशिवाय मिळत नाही म्हणजेच अनुभवाशिवाय खरी गोडी कळून येणार नाही कळेल हे कुणू तरी दावी नारायण सत्य संतापाशी राही हे राभय आड आहे अनुची आयसे असे भरले प्रकाशे इंद्रियांचे धनी ते हे जाते समजुनी तर्क कुतर्क वाटा नागवन घटपटा तुका म्हणे ल्यावे डोळांजन वरवे हा भगवंत जेव्हा कृपा करील तेव्हाच सत्याचे जे काही खरे वर्म आहे त्याची खून कळून येईल सत्य हे फक्त संताजवळ असते त्यांच्याशिवाय इतरांना मात्र भयाचीच स्थिती असते इतरांच्या ठिकाणी भय आड असते त्यामुळे त्यांना सत्य समजू शकत नाही या परमेश्वराचे स्वरूप अनुरेणू एवढे असून त्याच्यात सर्वत्र प्रकाश भरून राहिलेला आहे इंद्रियावर स्वामित्व ठेवणारे जे कोणी आहेत त्यांनाच हे वर्म नीटपणाने समजू शकेल जे अनेक तर्क वितर्क करतात आणि घटापटाच्या खटपटी करीत असतात केवळ शुष्क चर्चा करणाऱ्यांची व्यर्थ नागवणूक होते तुकाराम महाराज म्हणतात यासाठी चांगले असे ज्ञानांजन डोळ्यामध्ये घालावे न येते या वाटा काय निरवितो करंटा कैसा झाला से बेश्रमू लाज नाही न म्हणे रामू पाही वैरियाकडे डोळे वासून यारडे बांधून याय यमाहाती दिला नाही त्याची खंती नाही यापी कामू ऐसे जाणे तो अधम अजून इतरी मुका का रे झालाशी म्हणे तुका अरे ज्या ठिकाणी गेल्यानंतर परत माघारी येऊ शकत नाही माघारी येणार नाही अशी स्थिती असली तरी आपल्या धनदौलतीची आणि संपत्तीची व्यवस्था हा करंटा मनुष्य अशा वेळेस करीत बसला आहे हा कसा काही निर्लज्ज बनला आहे याला कसलीच लाज नाही रामाचे नाम घ्यायला मात्र हा काही तयार नाही हा अजून सुद्धा आपल्या शत्रूकडे डोळे मोठे करून पाहतो आणि रडत बसतो सर्वांनी मिळून याला बांधून यमाच्या हातात दिलेले असले तरी त्याची काही चिंता हा करीत नाही या यमदूताशी आपले काहीच काम नाही असे अजूनही हा अधम मानतो आहे तुकाराम महाराज म्हणतात तू या प्रभूचे नाम घेण्याविषयी अजून तरी का मुका राहिला आहेस आता तरी तोंड उघड आणि त्या प्रभूचं नामस्मरण कर वाटा घेई लवकरी मागे अंतरशी दुरी केली भरोवरी सारण येते आणि ऐशी भांबावली किती काय जानो नेनो किती समय नेनती माथा भार वाहुनी नाही सारिले तोवरी धाव घेई वेग करी घेतली पदरी फावले ते आपुले फटलंडी म्हणे तुका एक न सहावी धका तरीच या सुखा मग कैसा पावसी अरे माणसा हे संत महात्मे सर्वांना हरिसुख वाटण्यासाठी बसले आहेत आणि ते सुख घेण्यासाठी पुष्कळ साधकांची त्यांच्याजवळ गर्दी झाली आहे तरी त्यांच्याजवळ जाऊन तू लवकर आपल्या सुखाचा वाटा घे जर सर्वांच्या मागे या संतापासून दूर राहशील तर त्या सुखाला अंतरशील अनेक साधकांनी यासंबंधी पुष्कळ विचार केला आणि ते सारभूत सुख घेतली आहे कित्येक लोक अशा गोंधळात पडले आहेत की या जगामध्ये काय जाणावे आणि काही जाणू नये हे त्यांना कळत नाही आणि परमार्थ सुखाचा लाभ होण्याचा प्रसंग आला तरी सुद्धा त्या प्रसंगाचे त्यांना महत्व कळत नाही असे लोक या संसाराचा भार डोक्यावर घेऊन निष्कारण भ्रमामध्ये पडतात जोपर्यंत आयुष्य संपत नाही तोपर्यंत संताकडे धाव घे आणि तातडी कर संताकडून जेव्हा ते सुख पदरात घेशील त्यावेळी ते आपले झाले व भोगण्यास मिळाले असे समज तुकाराम महाराज म्हणतात अरे संसार करणाऱ्या नरा परमार्थ करण्यात कुत्राही करणाऱ्या लंडा तुला एक सुद्धा विवेक वैराग्याचा धक्का सहन होत नाही तर मग हरिसुखाला कसा प्राप्त होशील सालावा पंथ तो पायविजे चाठाया वाया वारताच्या त्या ऐकाजी ओजे पडतशे पाया भावाची ते जाया वाट नव्हे व्याली कुमारीचा अनुभवे अनुभव सांगता तो भाऊ येत नाही तुका म्हणे येथे पाहिजे आले बिंबी निवळले तरी भासे असा मार्ग चालावा की ज्या ठिकाणी आपणास पोहोचायचा आहे त्या ठिकाणीच तो मार्ग घेऊन जाईल इतर मार्गाने चालू नये किंवा जो मार्ग चालतो तोच आपल्या अपेक्षित स्थानाला पोहोचत असतो मार्ग न चालता केवळ त्या स्थानाची वार्ता ऐकली तर त्या परोक्ष ज्ञानाचा काही उपयोग होत नाही आणि या ठिकाणी एकदा पोहोचल्यावर मग पूर्वीच्या सर्व ऐकलेल्या वाटा व्यर्थ होऊन जातात मी पाया पडून सांगतो आहे ते नीट मनाने सरळ ऐका या ठिकाणी निश्चितपणे जाण्यासाठी भक्तिभावाचीच वाट निश्चित आहे जी बाळंती नाही तिला आपला अनुभव कुमार केस कधीही सांगता येणार नाही तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी मन शांत पाहिजे कारण बिंबाचे रूप स्वच्छ भासायला हवे म्हणजेच आपल्याला हरिप्रेमाचा अनुभव येण्यासाठी प्रथम मन शुद्ध पाहिजे जसे ग्रहण सुटल्यानंतर शुद्ध बिंब दिसते तसे मनाला लागलेले हे संसाराचे ग्रहण सुटल्याशिवाय मनामधील हरिप्रेम अनुभवाला येत नाही काय नाही लवत झाडे विसरे वेडे देह भावू जयान फळे उपदेश धसायसा त्या नावे काय नाही असत जडू दगड तो अबोलना का म्हणे दाना तैसा म्हणा डेंग हा मोठ वारा आल्यानंतर झाडे लावतात आणि जो वेडा मनुष्य असतो तो आपल्या देहाचे सर्व हावभाव सुद्धा विसरून जातो ज्याला चांगला उपदेश रुचत नाही त्याला मंद बुद्धीचा किंवा अविचारी किंवा धस असे म्हणावे एखादा दगड काही न बोलता स्तब्ध असतो पण एखाद्या वाचनाला काही न बोलता थोडा वेळ तरी स्तब्ध राहा म्हटले तरी तो बोलल्याशिवाय राहायचा नाही तुकाराम महाराज म्हणतात अन्नामध्ये न शिजणारा एखादा टणक दाना असतो त्याप्रमाणे हा मूर्ख मनुष्य या भक्तिमार्गाच्या विचारामध्ये समरस न होणाराच असतो देखिता दिमाग शिकोनी आदावी हिरी आयशी केवी गारगोटी मर्यादा ते जाणू अरे अभागिया देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती काय पडिलेसी लटिक्याचे भरी व वाळून थोरी परती सांडी तुका म्हणी पुढे दिसतसे घातू करी तो फजित मनवुनी दुसऱ्याचे पाहून काही दिमाग किंवा डौल दाखवला तरी तो काही खरा नव्हे कारण गारगोट्या कितीही झाल्या तरी त्या हिऱ्यासारख्या होऊ शकत नाहीत अरे अभाग्या मनुष्या तू तुझ्या नीट मर्यादा जाणून घे सर्व भूत मात्र हे त्या देवाच्याच मूर्ती आहेत हे तू नीट समजून घे उगाच खोट्या भरीला पडू नकोस आणि स्वतःच्या ठिकाणची थोरवी थोडी दूर सारून ठेव तुकाराम महाराज म्हणतात मला पुढे तुझा घात दिसत आहे म्हणून मी तुला फजित करू पाहत आहे संसाराचा माथा भारू काही पर न ठेवी ती जाती ऐसी सर्वस्वासी मुकावी भिक्षाणी व्यवसावू काला करीतो गाढवू करुणी वस्ती बाजारी म्हणवी कासया निस्पही प्रसादाडुनी कवी केले तुप पाणी देवी तुका म्हणी होई शुरू किंवा निसुरू मजुरू संसाराचे वझे डोक्यावर असले म्हणजे मग पलीकडचे काही उरतच नाही या भक्तीची जातच अशी आहे की तिच्यासाठी सर्वस्वाला मुकावे लागते व्यवसाय करणे वेगळे आणि भिक्षा मागणे वेगळे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण जो गाढव असतो तो या सर्वांचा एकत्र काला करतो बाजारामध्ये लोभाने गेला आणि स्वतःला मी निष्प्रळ म्हणून घेत आहे हे कसे काही योग्य होणार आहे दुसऱ्याच्या कवितेतील काही प्रासादिक शब्द उचलून कवित्व करणाऱ्या भोंदू कवीचे काव्य हे खऱ्या तुपात पाणी मिसळल्याप्रमाणे आहे तुकाराम महाराज म्हणतात एक चांगले शूर तरी व्हावे किंवा निवळ मजूर तरी बनावे ते ज्या इशारते तटा फोक वरी घेते काय सांगावे त्याहुनी ऐका रे धरामणी नवे भांडखोरू ओढून धरू पदरू तुका म्हणी तोंडू काळे करा खाली मुंडू एखाद्या चांगल्या घोड्याला नुसता इशारा करता समजते आणि तो त्याप्रमाणे वागू लागतो परंतु निर्बुद्ध जे तत्व असत त्याला कितीही चापतानं फोकानं मारलं तरी ते काही ऐकत नाही तुम्हाला मी काय सांगावं तुम्ही त्याच्याहूनही नीच झालेले दिसता तेव्हा मी काय सांगतो हे नीट मनात धरा आणि त्याप्रमाणे वागा मी काही तसा भांडखोर नाही पण तुमचा पदर ओढून धरीन आणि काही सांगू म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांनी आपले तोंड खाली करावे आणि काळे करावे मागे संती होते जे जे सांगितले ते येऊ लागले अनुभवा आचार भ्रष्ट होती लोक कळी पुण्य बळी झाली पापू वर्ण धर्म कोणी न धरी विटाळू ती गोंधळू एके ठाई वेदाचे पाठकू सेवितील मध्यू न देखती भेद विषयी भांडू तुका म्हणे किती करावे फजितू तेची छंद नित्यो बहु होते पाठीमागील संतांनी पुढे काय होणार आहे असे जे सांगितले होते ते ते सर्व आता अनुभवाला येऊ लागले आहे या कलियुगामध्ये लोक आचार भ्रष्ट होतील त्यामुळे पुण्य क्षीण होऊन जाईल आणि पाप मात्र बलवान ठरेल धर्माचा कोणीही विटाळ न मानता एकाच ठिकाणी सर्व वर्णांचा गोंधळ होऊन जाईल वेदाचे पठन करणारे लोकच दारू प्यायला सुरुवात करतील आणि हे भांडखोर विषयांचा भेद पाहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात यांची फजिती तरी मी किती करावी त्यांचे तेच छंद नित्याचे होऊन राहिलेले आहेत अक्षरांचा श्रम केला फळा आला तेने तू अवघियाचा तळधरी जीवावरी नुरवणी फळले ते लवे भारी पीक खरे आले तै तुका म्हणे देवा पुढे भाव सारावा काही अक्षरांचे लिहिण्याचे श्रम केले म्हणूनच हे पुढील फळ प्राप्त झाले आहे त्याच्या आयुष्यामध्ये जीवदशा उरलेली नाही आणि सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी तो विनम्र झाला आहे जो वृक्ष फळांच्या भारानी लावला जातो त्यालाच खरे आणि समृद्ध पीक आले आहे असे समजावे आणि ही खरी गोष्ट आहे तुकाराम महाराज म्हणतात असा हा भाव या देवापुढे सर्वांनी ठेवावा उचित जाणावे मुख्य धर्म आधी चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिरू न घालावी धावू मनाची ओढी वचन आवडी संताची अंतरिया राही वचनाचा विश्वासू न लगे उपदेश तुका म्हणे मुख्य धर्म किंवा खरे काय आहे हीच गोष्ट खरी उचित आहे हेच त्या धर्माचं मर्म आहे हे नीट लक्षात घ्या की आपले चित्त शुद्ध करून बुद्धी परमेश्वराच्या पायापाशी स्थिर करा केवळ ओढाळ मनाच्या ओघाने किंवा ओढीने तुम्ही धावत जाऊ नका संतांच्या वचनाचा आवडीने व्यासंग ठेवा या संत वचनांचा विश्वास एकदा का मनामध्ये स्थिर झाला म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात मग उपदेश सुद्धा करावा लागणार नाही तुमचं तुम्हालाच कळून येईल